आज या ठिकाणी बालगंधर्वांच्या विषयी बोलण्यापूर्वी मला समोर काही नम्र खुलासा करायचा आहे तो असा की माझा आवाज बालगंधर्वांसारखा नाही आहे मला बालगंधर्वांसारखं गाता येत नाही आणि गंधर्वांच्या विषयी बोलत असताना आपण ज्याला सतत गंधर्वीय ढंग असं म्हणतो किंवा गंधर्वांच्या गाण्यातली स्वर्गीयता स्वर्गीयता आम्हाला भावली असं म्हणतो अशी जी विशेषणं आपण गंधर्वांच्या गाण्याला देत असतो या विशेषणांच्या विषयी गुण गाई ना आवडी एवढ्याच माफक भूमिकेतून मी आपल्यासमोर बोलणार आहे दुसरं असं गंधर्व गायनाचा अभ्यास मी जरूर करते आहे तो अजूनही तसाच करत राहीन त्यामुळे आपल्यासमोर मी जे काही विचार मांडीन तो माझा अधिकार आहे असं मी स्वतः समजत नाहीये तो माझा अभ्यास आहे आणि तो अभ्यास म्हणूनच आपण मान्य करून घ्यावा अशी मी आपल्याला सुरुवातीला नम्र विनंती करते रसिक हो बालगंधर्वांच्या सांगीतिक गुणवैशिष्ट्यांची मांडणी करत असताना या विषयाचं मी अशा प्रकारे विश्लेषण करणार आहे की त्यांचा सूर कसा सुंदर होता त्यांचा शब्द किती सुंदर होता त्यांच्या ताल लईच्या जाणीवा किती सुंदर होत्या त्यांचा आलाप कसा वैशिष्ट्यपूर्ण होता त्यांची ताण कशी सुंदर होती आणि त्यांच्या रुजू व्यक्तिमत्वाचा त्यांच्या संगीताच्या अभिव्यक्तीवरती कसा प्रभाव होता पद्धतीने मी हा विषय आपल्यासमोर मांडणार आहे गंधर्वांचा सूर अतिव सुंदर होता असं जेव्हा आपण म्हणतो तो अतिशय गोड होता अतिशय लढीवाळ होता अतिशय हृदय होता अंतरंगाला भिडणारा होता अशी जी विशेषणं आपण त्याला देत असतो ती का देत असतो याचं मला गवसलेलं कारण असं की गंधर्वांचा सूर हा कधी एकटा येत नसे हा सूर हा एकटा सूर इतर स्वरांना आपल्या बरोबर घेऊन येत असे इतर स्वरांच्या सहसंगतीत यायचा कधी तो मेंढेनी येतो कधी त्याला दुसऱ्या स्वराचे कण लागतात कधी दुसऱ्या स्वरांची आस लागते आणि मूळचा स्वर अधिक सुंदर होतो आता एकटा सूर म्हणजे काय आणि गंधर्वांचा सूर एकटा येत नव्हता म्हणजे काय हे मी आपल्याला पद म्हणून दाखवते वद जाऊ कुणाला शरण हे जे सौभद्र नाटकातलं पद आहे सामान्यपणे जाऊ कुणाला जाऊ कुणाला असं सामान्यपणे म्हणतो आता हे सगळे सूर एकटे आले हे आपण लक्षात घ्या कसे एकटे आले हे लक्षात घ्या असं म्हटलं हे आपण नारायणरावांच असं होत नव्हतं कधी तर कसं होत होतं प्रत्येक सुराला दुसऱ्या स्वराचा कण लागायचा म्हणजे ते कसं यायचं पहा असं न येता आता ह्याच्यात कसे सूर आले पाहते कसं झालं संगीताच्या दृष्टीने ते पध सासा असं एकेरी न होता मप पध धसा सा असं झालं असं नाही हा एकटा सूर येतो शरणा शरण असं नाही एक एक सूर येतो शरण या शब्दाचा एक एक सूर येतो आम्ही म्हणत असताना शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरणा त्याच्यामध्ये इतर स्वर बरेच येतात करील जो हरण संकटाचे हे आम्ही कसं म्हणतो पहा करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे बालगंधर्वांचं कसं यायचं पा किती बारीक बारीक सूर लागतात त्याला प्रत्येक सूर दुसऱ्या स्वराच्या सह संगतीतच येतो असं नाही चरण त्याचे हे आपण कसं म्हणतो पहा चरणा म्हणजे जोपर्यंत दमसास आहे तोपर्यंत ती भिरती ताण घेऊन त्याचे असं सामान्यपणे बालगंधर्व त्याचे असं एक एक सूर नाही आला चरणाच्या आचे वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला एक सूर नाही याला पहा वद जाऊ कुणाला शरणाग वद जाऊ कुणाला शरणाग वद जाऊ कुणाला शरणाग वद सूर एकटा येत नसे असा मुद्दा आहे दुसरं उदाहरण पहा <clears throat> मध्य बघू नको मजकडे केविल वाणे राजसबाळा आता ह्याच्या मधला भाव काय पहा बघू नको मजकडे केविल वाणे राजसबाळा असा तो भाव आहे आता ते केविल वाणे पण कसं दिसायचं पहा बघू नको असं आम्ही म्हणतो नारायणराव असं म्हणत नव्हते आता ते कसं एकटा सूर कसा येत नाही आणि ते केविल वाणे पण कसं स्पष्ट होतं पहा असा एक एक सूर येत नाही

त्यातला बारकावा लक्षात घ्या मजला असं म्हणत नव्हते मजला तात्पर्य त्यांचा जो सूर होता या स्वराला नादाचं वलय होत आणि म्हणून नादाने वलयांकित असा तो सूर आपल्याला सुंदर वाटायचा असं अशी ती जोडी जाते स्वरांची पुण्याच्या रसिकांसमोर बोलताना हा एक फार मोठा फायदा असतो की त्यांना प्रत्येक गोष्ट सारखी फार वेळा समजावून नाही सांगावी लागत आता राग जरी बदलला तरी स्वराची जोडी हे जे नारायणरावांच्या गाण्यातलं तत्व आहे ज्याला आपण गंधर्व गायन शैली त्या शैलीची लक्षणं जी आपण एकत्र जमा करतो त्यातलं हे एक लक्षण आहे की तो सूर सूर जोडीने यायचा आणखी कसा यायचा रूप पुन्हा स्वरांची जोडी येते भिंपलाची स्वकुल तारक सुखा देवाच्या सौंदर्याचा नारायणरावांच्या संदर्भातला आणखी एक पैलू म्हणजे शास्त्राने रागाला जे सूर नामंजूर केलेले आहेत हे नारायणरावांच्या गळ्यामध्ये मंजूर असल्यासारखे लागायचे आणि हे सूर असे सफाईने लागायचे की शास्त्रकारांना सुद्धा असं वाटायला लावायचे की हा स्वर तिथे वर्ज नाहीये हा स्वर तिथे उपस्थित असायला हवा आहे आता कसं वाटायचं पहा बागेश्री आता या बागेश्रीचं जे चलन आहे शुद्ध बागेश्रीचं हे चलन आहे आता नारायणरावांची बागेश्री आहे का बागेश्री आपल्या समोर उभी आहे जे एक श्राव्य सुंदर असं आपल्या कानाला भावायचं ते नारायणरावांच्या गळ्यातल्या स्वरांच्या या सफाईमुळे आणि सहजतेमुळे वीर हा हा शब्द आता ऐका काय गेले बघा सारे मप धनी पद आता सारे मप धनी पद हे बागेश्रीला मंजूर नाही दुसरं अनृताची गोपाला हा सूर मल्हार आहे शुद्ध सूर मल्हार आता नारायणरावांचं अमृताची गोपाला कसं जायचं बघा हा सूर मल्हार नव्हे हा मिया मल्हार आहे परंतु त्याची सफाई अशी आहे त्याचे लगाव असे आहेत त्याचं येणं जाणं असं आहे की हा सूर मल्हार चाललाय असं खरं म्हणाल तर सूर मल्हार काय मिया मल्हार काय या सगळ्या रागांच्या जाणीवा तिथे उपस्थितच नव्हत्या तिथे जाणीव जी उपस्थित होती ती फक्त भावनेची जाणीव उपस्थित होती आणि ती जाणीव स्पष्ट करत असताना सूर आपोआप असे लागत जात होते दुसरं शुद्ध मालकंस त्याच्यात रिषभ पंचम लावायचे मम आत्मा गमला या पदामध्ये तर बालगंधर्वांनी इतक्या अनंत स्वरांच्या गमती जमती केल्या आहेत की त्या ऐकताना मती थक्क होते मामा आत्मा गमला हा बिहाग आहे आहे म्हणजे असायला हवा नारायणराव गमपद निसा म्हणजे तो मांड होतो पण मूळ पदावर इतक्या सफाईने येतात की हा मान राग चाललाय हा अमुक राग चाललाय असं काहीही कोणालाही समजत नाही हे काय झालं बा आता एक सूर पुढे टाकला तर काय होईल पहा त्याच मामा हिंडोल होतो पण त्याची नारायणराव फक्त दिशा दाखवायचे त्याची जी रंगत आहे त्याचा जो रसरंग आहे हा त्यात आहे की नारायणराव मांडची दिशा सापडली की त्याच्यावर गायचे नाहीत हिंडोलची दिशा फक्त दाखवायचे पुन्हा मूळ पदावर यायचे तिसरं मम आत्मा नाही हा बिहागडा आहे तरी सुद्धा आपण मम आत्मामध्येच दंग आहोत हे जे वातावरण आहे ही जी सुरांची शान आहे ही नारायणरावांच्या गाण्याच्या बाबतीमध्ये होती एकदा वालावलकरांनी नारायणरावांना प्रश्न विचारला नाना अगदी खरं सांगा मध्ये जो शुद्ध निषाद लावता तो अगदी ठरवून लावता की नाही तेव्हा नारायणराव म्हणाले नाही देवा माझ्या गळ्यातून तो सहजतेने कसा निघून जातो हे माझं मला समजत नाही कस जाणं येणं होतं भाग मी अगदी ठरवून लावलाय हा माझा काही सहज विहज लागलेला नाही परंतु नारायणरावांचा खरोखरी सहज लागत होता वद जाऊ कुणाला शरण या पदातली एक जागा शोधण्यासाठी मी इतकी धडपड केली ही आपल्या गळ्यातून अशी का जात नाही याचं कारण आमच्या मनावर काही पूर्व संकेत असतात नारायणरावांचं गाणं आम्ही ऐकत असतो पण डोक्यात पूर्व संकेत असतात त्यामुळे ऐकतो एक आणि गातो दुसरंच वद जाऊ कुणाला शरण या पदामध्ये चरण हा जो शब्द आहे जोगियावर आधारित असं जे आहे त्यामध्ये कोमल रिषभ अपेक्षित आहे नारायणराव तिथे कसा लावतात सुरू पहा धरिना चरणा मला फार संशोधन करावं लागलं हा सूर शोधण्यासाठी चरण त्याचे हे माझं असं का येत नाही तिथे शुद्ध रिषभ लागतो चरा हा शुद्ध रिषभ लागतो चारा असं असायला हवं शास्त्राच्या दृष्टीने चारा हा शुद्ध रिषभ तिथे लागतो आणि जो इतका सफाईने लागतो की आपल्याला तो पकडता येत नाही चारा असं थांबल्यामुळे आपल्याला तो समजतो चरणा म्हणून मला असं वाटतं की नारायणरावांचं गाणं शास्त्राच्या आधाराने जरूर गेलं पण शास्त्राच्या आहारी गेलं नाही आणि म्हणूनच ते अधिक सुंदर झालं अल्लादिया खासाहेब म्हणायचे इसके गले में गलत बात भी मुझे सही साबित लगती है आपल्या गळ्यामध्ये सही बात सुद्धा सही साबित करता येत नाही आपल्याला त्यांच्या स्वराच स्वराचा जो लगाव होता हा इतका अप्रतिम होता इतका सुंदर होता नुसताच सुंदर होता असं मला म्हणायचं नाहीये तर तो भावनेला अनुकूल होता असं मला म्हणायचंय कस तर एक पद जर आपण घेतलं शशी सोर्य प्रभा शशी सूर्याची प्रभा असं ते दृश्य उभं करायचंय डोळ्यासमोर आपण कृपया लक्षात घ्या की माझ्या हातून ही सगळी दृश्य उभी राहतील असं काही मला वाटत नाहीये मला मुद्दा काय सांगायचा आहे नारायणरावांच्या विषयी काय सांगायचं एवढी दिशा फक्त आपण लक्षात घ्या शशी सूर्य प्रभा शशी सूर्य प्रभा शशिसूर्यप्रभा शशिसूर्यप्रभा शशिसूर्यप्रभा सूर्यप्रभा उभं करत असताना लावलेला षडज हा जो लगाव आहे हा लगाव अत्यंत अनुकूल असा आहे असं मला वाटतं आता हाच षडजाचा लगाव आपण एक लक्षात घ्या सौभद्र नाटकातली जी सुभद्रा आहे ही सुभद्रा आपल्या सखीला असं सांगते आहे की सखी कुसुमावती या संवादाकडे आपण जरा बारकाईने लक्ष देऊया सखे कुसुमावती माझ्यावर आलेल्या या संकटातून माझं हरण कोण करील ग आपण लक्षपूर्वक ऐकलं कोण करील ग हे बोलत असतानाही माझा स्वर खाली येतो याचं कारण या प्रश्नामध्ये आर्जव आहे शरणागतीचा भाव आहे नम्रता आहे तळमळ आहे आणि म्हणून तो सूर खाली आहे ती असं म्हणते का आपल्या सखीला की सखे कुसुमावती माझ्यावर आलेल्या संकटातून माझं हरण कोण करील ग तर तिथे टिपेचा षडज अनुकूल आहे पण तसा भाव नाही आहे या पदातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे नारायणरावांनी लक्षात घेतलेलं आहे असं मला म्हणायचं तो सूर कसा येतो आपण कसा लावतो शरणागती अशी दवंडी पिटल्यासारखी टिपेचा षडज लावून आपण म्हणजे कल्पना करा नारायणरावांनी ही जी एक भावनेची जागी जाणीव आहे ती सतत रंगभूमीवर आपल्या गाण्यातून वागवलेली आहे असं दिसतं तो शरणागतीचा सूर त्यांचा गात असताना सुद्धा खाली येतो असं आणि म्हणून मला असं वाटतं की स्वरांचे जे त्यांचे लगाव होते हे लगाव सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण होते भावपूर्ण होते नाट्यानुकूल होते आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची चयन होती या लगावात अत्यंत चयन असल्यामुळेच रसिक श्रोत्यांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकणं ही एक चैन समजली त्यांना ती एक पर्वणी वाटायची याचं कारण त्यांच्या स्वराला अत्यंत प्रसन्नता होती प्रासादिकता होती जव्हार होती आणि रंगदेवतेनी सुरासुरातून आनंद देण्यासाठी मला इथे पाठवलंय ही निष्ठा त्या स्वरामागे उभी होती सुरसंगत राग विद्या संगीत प्रमाण हा भास्कर बुवांनी दिलेला मूल मंत्र मनी मानसी जपण्याची जागरूकता त्यांच्यामध्ये होती म्हणून हा सूर आपल्याला इतका सुंदर वाटला हा सूर आपल्याला आणखी का सुंदर वाटला आपल्यालाच नाही तर आज्ञा आणि तज्ज्ञ अशा सर्वांना सुंदर वाटला रसिक हो तो नुसता सुंदर नाही वाटला हा हा स्वर सामान्य श्रोत्यांना आपल्या अंतरीचं गाणं आहे असा वाटला आणि तज्ज्ञांना तो नुसताच आवडला नाही तर तज्ज्ञांना त्यांच्या सुरांनी विचार करायला लावला म्हणूनच गवयांचे गवई सुद्धा नारायणरावांच्या गळ्यातल्या गंधारापुढे नतमस्तक असायचे खुद्द त्यांचे गुरु भास्कर बुवा म्हणायचे नारायणा षडज तर तुला परमेश्वराने आंदण दिलंय रसिक हो मला हे सांगा ज्या षडजामध्ये सप्तकाची सारी दुनिया सामावलेली आहे असा षडज तुला आंदण दिलाय आणि हेही भास्कर बुवा नारायणरावांना सांगताहेत याच्यापेक्षा मला वाटतं दुसरी मोठी प्रशस्ती असू शकत नाही केशवराव भोसले म्हणायचे आम्ही मारे एक एक चीज घाटून घोटून बसवतो आणि यांचं बघावतो सगळं सहज मास्टर दीनानाथांना मला म्हणायचे नारायणरावांच्या गळ्यातलं जर काय आवडत असेल तर त्याचा असीम असा गोडवा अब्दुल करीम साहेब हुबळीच्या मुक्कामामध्ये नारायणरावांच्या प्रयोगाला सतत जाऊन बसत होते तेव्हा आमच्या एका स्नेहाने त्यांना विचारलं खासेब तुम्ही त्या नारायणाच्या प्रयोगाला एवढे सतत का जाता तुमच्यासारखी एवढी बुजुर्ग व्यक्ती त्या नारायणाच्या प्रयोगाला एवढे सतत का जाता तेव्हा ते म्हणाले फार सुंदर उत्तर दिलं म्हणाले वो जब सुर लगाता है तो मुझे वह अल्लाह दिखाई देता है रसिक बडे गुलाम अली खा साहेब एकदा कोल्हापूरला नारायणरावांच्या गाण्याला आले नारायणरावांनी त्या दिवशी आपल्या गाण्याची सुरुवात एका ठुमरीने केली ठुमरी अतिशय रंगात आली होती आणि तिरकवा खासेब तबल्याच्या साथीला होते तेव्हा रसिकांनी फरमाईश केली की खासाब अब रूपक बजाई दीपचंदी चाललेली होती आणि रूपकची फरमाईश करण्यात आली खासाहेबांनी ताबडतोब रूपक लावला आणि नारायणरावांनी पण तो तितक्याच डौलानी पेलला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि बडे गुलाम अली खासाहेबांना राहुल नाही त्यांनी नारायणरावांना आलिंगन दिलं आणि म्हणाले नारायणा आजपर्यंत मी स्वतःला ठुमरीचा बादशाह समजत होतो पण तुझा हा पराक्रम पाहून आज मी तुझ्या पुढे नतमस्तक झालो रे मला आपल्याला हे सांगायचं आहे की किती तज्ज्ञ मंडळी किती बुजुर्ग मंडळी नारायणरावांच्या सुराला मोठं मानत होते रसिक हो हे सगळं का होत होतं असं मला वाटतं याचं कारण नारायणराव मुश्किल बात आसान करून सांगत होते आणि म्हणून ते आपल्याला इतकं भिडत होतं त्यांच्या स्वरांचे सौंदर्याचे विविध पैलू मी आपल्याला सांगते आहे त्यात एक पैलू असा की नारायणराव वेगवेगळ्या स्वरात गायचे अत्यंत प्रसन्न मुद्रा असायची अत्यंत प्रसन्न सूर असायचा आणि तो प्रसन्न यासाठी असायचा की वेगळ्या वेगळ्या सुरात गायचे म्हणून म्हणजे त्या पदाची उंची ते आजमावायचे पांडून रुपती जनक जया हे पद जर वरच्या पंचमापर्यंत जात असेल तर आपला सूर आधी दोन सुरांनी कमी केला पाहिजे ही एक सौंदर्याची जाणीव त्या ठिकाणी होती सूर सुखकारक असला पाहिजे याला अनुकूल असा परमेश्वरांनी नारायणरावांना आवाज पण दिलेला होता त्यांनी बहुतांश स्त्री भूमिका केल्या आणि स्त्रियांना अनुकूल असा आवाजही परमेश्वरांनी त्यांना दिलेला होता ती देणगी त्यांना लाभली होती त्यामुळे काय व्हायचं की त्यांचं जे गाणं होतं हे गाणं आणि त्यांचा जो संवाद होता हा संवाद यामध्ये कुठे तफावत दिसायची नाही म्हणूनही तो सूर आपल्याला सुंदर लागायचा पण म्हणून सुरांच्या या सगळ्या सुंदरतेमधून मला जे जाणवतं ते असं की आपण पहा गंधर्वकालीन सर्व संकल्पना नेपथ्य प्रकाश योजना वेशभूषा केशभूषा ध्वनी संकल्पना या सगळ्यामध्ये कालमानानुरूप थोडेफार बदल घडत आलेले आहेत पण मला हे सांगा की गंधर्वांनी मराठी रंगभूमीवर सुरांचा जो अपूर्व असा सोहळा साजरा केला त्यामध्ये बदल घडावा असं आपल्यापैकी कोणाला वाटलंय का नाही वाटलं जसा त्यांचा सूर सुंदर होता तसाच त्यांचा शब्दही अतिशय सुंदर होता रसिक हो, तो शब्द सुंदर होता याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तो स्पष्ट होता नारायणराव बोबड वगैरे कधीही गायलेलं नाही आहेत आणखी एक विशेषता अशी की मराठी भाषेमध्ये काही विशिष्ट अशी अक्षरं असतात की जी कशी उच्चारली तर कशी लागतात हे मी आपल्याला म्हणून दाखवते आता आपण ऐकलं आपल्याला हे शब्द माहीत आहेत ठरला जणू मत्सर राजा आता मी उच्चार कसा केला तो पहा आणि नंतर उच्चार करीन तो कसा पहा पहिला जो उच्चार आहे हा आपल्याला मी अत्यंत अजाणतेपणे केल्यामुळे तरला जणू मत्सर राजा असा ऐकू येतो पुन्हा ऐका तरला जणू मत्सर नारायणराव त्या अक्षराला श्वासाचा झोप देत असत ठरला जणू मत्सर ठ ठ ध ख फ ही जी अक्षर आहेत ही जर जाणीवपूर्वक उच्चारली नाहीत तर फार वाईट लागतात ऐकायला त्याचं एक वाईट उदाहरण मी आपल्याला म्हणून दाखवलं माझं जे आहे ते लकलकीत ऐकू येतं लखाला हा जो ख आहे हा उच्चारण्याची त्यांची पद्धत पहा आपण लखाला उच्चार अत्यंत लखलखी होता आहे मला आपल्याला सांगायचंय आणि म्हणूनही तो शब्द सुंदर लागायचा शब्द सौंदर्याची एक आणखी जाणीव अशी त्यांच्यामध्ये होती की जसे शब्द उच्चारायचे जसे बोलायचे तसे गायचे अत्यंत मृदू बोलायचे अत्यंत मृदू गायचे अत्यंत लढीवाळ बोलायचे सुरांना अत्यंत लाडाने गोंजारायचे अत्यंत प्रेमाने बोलायचे आणि सुरांवर अतिशय प्रेम करायचे अत्यंत आदराने बोलायचे आणि रसिक हो म्हणूनच मला असं वाटतं की सुरांनी त्यांचा आदर केला त्यांचा जो शब्द आहे त्यांचा जो संवाद आहे हा संवाद आणि त्यांचं संगीत याच्यामध्ये कुठे मला तफावतच जाणवत नाही त्यांचं बोलणं हे अशा लईत असायचं त्या बोलण्याला असा सूर असायचा की पदाचा जो सूर आहे हा सूर त्या संवादापेक्षा काही वेगळा आहे असं वाटायचं नाही इतकी त्या संवाद आणि संगीतात सलगता असायची आणि म्हणून त्यांच्या संवादात संगीत भरलेलं होतं आणि संगीतात संवाद भरलेला होता असं मला वाटतं रसिक हो शब्द सौंदर्याचा आणखी एक मजेदार पैलू सांगते नाट्य गान निपुण कलावतीची हे माया नाट्यदान कलावतीची ही माया नाट्य गान निपुण कलावतीची ही माया नाट्य गान निपुण कलावतीची पुन्हा एकदा बघितलं कोणीतरी हसेल म्हणून मी याच्यामध्ये किती सुंदर विनोद केलाय ते मी आता आपल्याला सांगते आणि नारायणरावांच्या गाण्यात असले विनोद कधीही होत नव्हते हा आपण मी आपल्याला असा मुद्दा सांगते की गद्य संभाषणाप्रमाणेच त्यांचं पदगायन होतं असा मुद्दा आहे गद्य संभाषण म्हणजे ही जी पद्य पंक्ती आहे ही आपण कशी वाचतो नाट्यगान निपुण कलावतीची ही माया असं आपण वाचतो आपण हे असं वाचू का नाट्यगान निपुण कला वतीची ही माया असं नाही आपण वाचणार पण गाताना मात्र मी तसं गायले नाट्यगान निपुण कलावतीची ही माया नाट्यगान निपुण कलावतीची ही माया नाट्यगान निपुण कलावतीची नारायणराव असा विनोद करत नव्हते कलावती हा एक शब्द यायला हवा हा कटाक्ष होता कसा यायचा गान नाट्यदान निपुण कलावतीची ही माया नाट्यदान निपुण कलावतीची ही माया अजिता धन धनवेशा आम्ही म्हणतो असं अजिता कुगडे धन आता ते आपण वाचू कसं पहा आजी टाकू गडे धनवेशा तसंच यायचं नारायणरावांचं अजिता वेशा शिशुपाला भारी झाला वीर रुक्मी शिशु समा आणील कसं येत होतं पहा शिशुपाला आणि शिशुसमाणीला असं म्हणतो आपण म्हणतो म्हणजे आपण हे वाक्य असं वाचतो शिशुपाला त्याला किती वेळ लागतो बघा तेवढाच नारायणरावांच्या गाण्याला पण लागायचा शिशुपाला भारी झाला रुक्मी शिशु नाथ हा माझा दुसरा एक शब्द आहे का कटू वाटता कटू वाटता आता बोलत असताना मी आज आपल्याला एक कटुवार्ता वार्ता आहे असं नाही मी म्हणत मी आज आपल्याला एक कटू वार्ता सांगणार आहे बरोबर तेवढीच सेकंद नारायणरावांच्या कटू या शब्दाला लागायची कशी ती पहा कटू वा ठिकाणी आणखी एक गोष्ट पण मला स्पष्ट करायची की आपण नारायणरावांचं गाणं ऐकतो आहोत तेव्हा गाणं म्हटलं म्हणजे त्यात संगीताचे अलंकार येतात संगीताची जी सुंदरता त्यात सामावलेली असते हे अलंकार त्या ठिकाणी येतात ते अलंकार ऐकण्यासाठी तो शब्द सुंदर करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माफ कराव्या लागतात मला आपल्याला हे सांगायचं आहे की नारायणराव सुद्धा शब्द काही लांबत नव्हते असं काही सर्वस्वीच होत होतं असं नाही परंतु ते कसा लांबवायचे कशा कौशल्याने लांबवायचे श्वास कुठे तोडायचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता नाचत रसा रसिका हे जे पद आहे याच्यामधला जो अंतर आहे तो पहा आपण प्रणय महोत्सवी इकडे राहा आणि तिकडे घेणी असं आलंच का नाही आलं पण नारायणरावांनी ते कशा पद्धतीने घेतलं म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ही जी हरकत आहे प्रणय महोत्सवी ललित रागिणी रागिणीचं जे लालित्य आहे हे लालित्य दाखवण्यासाठी नारायणरावांनी त्या ठिकाणी जी घेतलेली आहे सुरत अशी हरकत आहे ही हरकत तिथे जरूर येणार परंतु ती कशी आली तर चांगली दिसेल आणि कशी आली तर वाईट दिसेल हे पहा प्रणय महोत्सवी ललित गिणी असं आलं तर ते वाईट दिसेल आम्ही आज व्हॉइस ट्रेनिंग नावाचं शास्त्र शिकतो त्याच्यामध्ये श्वास कुठे घ्यायचा किती घ्यायचा कुठे तोडायचा कसा तोडायचा स्वराला झोत कसा द्यायचा तो झोत कमी कसा करायचा हे सगळं शिकतो नारायणराव हे काही शिकले नव्हते तरी सुद्धा सौंदर्याची जाणीवच ज्या कलावंतामध्ये मूलभूत अस्तित्वात असते तो कलावंत हे असले विनोद हे असे असा शब्दच्छल कधी करत नाही त्याच्या हातून असं कधी घडत नाही हे मला आपल्याला सांगायचं आणि जसं मी मगाशी आपल्याला म्हणून दाखवलं की गळ्यामध्ये अलंकार असला तरी त्याचा व्यवधानाने वापर करणं ही दक्षता नारायणरावांच्या मध्ये फार होती गळ्यामध्ये माझ्या ताण आहे परंतु त्या तानेचा वापर मी कितपत करायचा कुठे करायचा किती करायचा याचं प्रमाण मी ठरवायला पाहिजे आणि ते भावना लक्षात घेऊन ठरवायला पाहिजे ज्या वेळेला मी मी धरीन चरण त्याचे अशी पद्यपंक्ती म्हणत होते मी धरीना चरण त्या मला वडील म्हणाले इतकं पर्यंत टाळ्या पडतील तुझ्याला इतकी काही ती ताण घेऊ नकोस टाळीसाठी ताण नारायणरावांनी कधी घेतली नाही आणि दुसरं असं की मी धरीन चरण त्याचे हा शरणागतीचा भाव या तानेनी जपलाच जात नाही ही जी एक भाव पोषकतेची कल्पना आहे ही नारायणरावांच्या ठिकाणी सतत होती आणि त्यामुळे लावणी ही जी लावणीचा जो ढंग आहे ज्या लावणीवर हे पद आधारित आहे ती लावणी नारायणरावांना उत्तम परिचयाची होती त्यांना त्यातल्या हरकती चांगल्या तऱ्हेने जमत होत्या परंतु मी धरीन चरण त्याचे या शरणागतीला त्या हरकती अनुकूल नाहीत म्हणून नारायणरावांनी या पदाचा ढंग बदलला हे जे एक व्यवधान मी आपल्याला सांगते आणि त्यामुळेच भावनेने अत्यंत भिजलेला असा त्यांचा हा शब्द आपल्याला गोड वाटायचा ज्या वेळेला त्यांचं वय झालं त्यावेळेला काही हरकती त्यांच्या गळ्यातून येईन अशा झाल्या म्हणजे उदाहरणार्थ नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान हे असं येत नसावं त्यामुळे नरवर कृष्णा समान घा घा घा असं व्हायला लागलं आणि आम्ही ते आधा गाधा फक्त पकडलं कारण ते अत्यंत सोपं आहे आणि आधा गाधा म्हणजे गंधर्व गायन शैली असं आम्ही म्हणायला लागलो जे चूक आहे नारायणरावांना जर कोणी म्हटलं असतं तर नारायणराव म्हणाले असते मुली असं करू नको मी आधा करतो ते पण चूक आहे असं म्हटलं असतं नारायणरावांनी याबद्दल माझी खात्री आहे कारण सौंदर्याला प्रतिकूल असं त्यांनी काहीही केलं नाही मराठी रंगभूमीवर अत्यंत सौंदर्यवान अशी गायनशैली नारायणरावांनी उभी केली बरं त्यांना आपल्यातला हा दोष नामंजूर होता का हो मुळीच नाही त्यांच्याजवळ पलायनवाद तर मुळीच नव्हता वीस जुलै एकोणीसशे एकतीस या दिवशी त्यांनी रत्नाकर मासिकाच्या संपादकांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलंय की रसिकांनी माझ्यावर इतकं आलोट प्रेम केलं की त्या प्रेमापोटी माझ्या गाण्यातले दोष सुद्धा त्यांनी खपवून घेतले दोषच जर म्हणायचे असतील जे त्यांच्या वार्धक्यानी आले ते त्यांना स्वतःलाच मंजूर होते त्यामुळे आपण त्याविषयी चर्चा करायचं काही कारण नाही आणि जर असलेच काही दोष तर त्याची चर्चा करण्याचा आपल्याला कुणालाही अधिकार नाहीये तो अधिकार त्यांच्या गुरूंचा होता तो अधिकार आपला नव्हे आणि दुसरं त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की एकूणच कुणाच्याही कलेचं मूल्यमापन करत असताना त्यातली जी जमेची बाजू आहे त्यातली जी गुणांची बाजू आहे त्याचा असीम असा आनंद आपण लुटावा नारायणरावांच्या गाण्यातला जो आनंद आहे हा लुटण्यासाठी आज आपण इथे आलेले आहोत शब्द आणि सूर याच्या बरोबरच त्यांच्या ताललईच्या जाणीवाही फार सुंदर होत्या तालाची अत्यंत बर्दास्त राखायचे असं वाटतं त्यांचं गाणं ऐकत असताना आणि ती कशी राखायचे आणि आम्ही तालाला कसे जातो हे पहा देवा देवा माझ्या सुखाची ठेव ठेवतोच का नाही रे देवा असं विचारल्यासारखं वाटतं की नाही हे ऐकून मला तरी जाताना असं वाटतं की ही लईशी मी हुज्जत घालते असं वाटतं नारायणराव नेहमी सांगायचे की अशी हुज्जत घालू नये कधी त्यांचं लईचं जे जाणं येणं होतं